vida. जय जय रामकृष्ण हरी रूप पाहता लोचणी ताळी वाजवावी गुढी उभारावी तुझी या सत्तेने वेदांशी बोलवे सखा माझा ज्ञानेश्वर धन्यवाद पुनमताई तुमच्या अभंगवाणीतून असं वाटत होतं की इंद्रायणीच्या पाण्यात शहारलं अंग अंग मन झालं ओलं चिंब जैसे भिजले अभंग आली कुठून शिकाने टाळ मृदुंगाची धुन नाद विठ्ठल विठ्ठल घुमे रोमा रोमा धुन जर शिष्य इतक्या तयारीचा तर गुरु किती तयारीचे असतील आपल्याकडे पर्व आहेत पंडित कल्याणजी गायकवाड त्यांचा मुलगा कौस्तुभ गायकवाड कार्तिकी गायकवाड सगळं कुटुंबच या संप्रदायामध्ये भावगीत भक्तिगीतांमध्ये रमलेलं आहे आणि त्यांच्या